संबंध दिवसभर भाऊ आणि विचारात राहिला त्याला तहान भूक लागली नाही अन्न पाणी गेलं नाही खुळ्या कावऱ्या कावऱ्यागत त्याची व्यवस्था झाली पाटलांच्या धाकधारानं एका घटकेत तो झुरणी लागल्या दिसू लागला त्याच्या तोंडचं पाणी पळालं डोक्यात किडे पडल्या ग झालं आजारच नाहीसा का झाला त्याला वाटलं हा बहादर आता आपल्याला कशातरी गोवून मजा बघणार आणि आजवर खाल्लेलं सारं ओकायची पाळी येणार अन्न पाणी सोडून वाणी असा दिवसभर विचार करत राहिला त्याला एक म्हणता दहा आठवू लागलं दिवस माळून तिनिसान झाली वाड्यातलं शिंग ऐकलं आणि दुकानाच्या फळ्या लावून तो वाड्यावर आला दबकत दबकत दात शिरला चौक ओलांडून वर ढेलजेवर गेला आणि बैठकीच्या खोलीकडे बघून वाकून बघितल्यागत करून त्यांना हात जोडले दादाने विचारलं सोद्या आणि आलास राणी वाऱ्यानं उसाचं पान हलावं तसा तो हल्ला आणि जागच्या जागी त्याचे पाय लडबडू लागले त्याला थरथरताना बघून दादा म्हणाले आधी असा वाणी आत गेला आणि लांब एक कोपरा धरून गप्प बसून राहिला मिशीचं टोक हातात धरून दादाने विचारलं का आलास न बोलता वाणी उठला आणि कापऱ्या हातानं कमरेचा कसा सोडून तो पुढे गेला हातातली थैली त्यानं खाली ठेवली आणि पाय शिवून तो म्हणाला फकस्त एकदा दोनदा शान खाल्लं होतं आता होत नव्हतं ते तुमच्या पायाजवळ आणून ठेवलंय पाचशे रुपये आहेत सांची लक्ष्मी घरात आली या मला वाचवायचं बघा दादा हसून म्हणाल बास एवढंच लेका काम चौकशीला काढलं तर काहीतरी दहा पाच हजाराच्या वस्तू तुझ्याकडे निघल सरकार या बोलण्यात काय अर्थ नाही लोक पराचा कावळा करतात त्या भरवशावर जाऊ नका पराचा कावळा करतात वय आपल्या पायाजवळ मी होऊन कबूल केलंय खोटं बोलायचं असतं तर असा थांगपत्ता दिला असता का असं सा म्हणून तो मागे सरला आणि गुडघ्यात मान घालून बसून राहिला बसला बसला आणि चिमणीगत तोंड करून खाली भोईकडे बघत म्हणाला सकाळी काय बोलला ते बी मला कबूल आहे काय कबूल आहे नव तालमीत खेळणारी पोरं कवाबी दुकानात येऊ द्यात आपल्या हातानं खारीक खोबरं घेऊन येऊन खाऊ द्यात मग आणि काय आहे का सकाळीच राहून वाड्यात आले उतरल्या चेहऱ्यानं उगच गप्प बसून राहिले मान खाली घालून बसलेले राहुनाना तोंड वर करून बघेना झाले का बोलेना झाले त्यांचं असं पडलेलं तोंड दादांनी कधी बघितलेलं नव्हतं काय करावं हे त्यांनाही कळेना झालं तेही अकारण विचारात घडून गेले आणि उगीच तोंडाकडे बघत अंदाज घेत बोलले कशाचा अवघड वाटायला लागलं एवढं तरीही त्यांनी मान वर केली नाही तोंड उघडलं नाही बसल्या जागी ते तसेच बसून राहिले आणि दादांच्या जीवाला एक घोर लागून राहिला वडीलधारे माणूस पडलेल्या चेहऱ्यानं असं समोर बसलं बघून त्यांना चैन पडेना झाली न राहून ते म्हणाले एवढा कशाचा घोर लागलाय तुम्हाला आपल्या हातनं न रेटण्यासारखं असं काय हाय दुनियेत ते तरी सांगा रावणाने मान वर केली आणि बोलावं का बोलू नये असा विचार करीत ते पुन्हा गप्पत झाले तसे दादाच बोलले काय तुमच्या गळ्यात कडास नाही आला असलं तर ते मी माझ्या गळ्यात घेईन तुम्ही अशी काळजी का करत बसलाय का हाय ते घडाघडा बोलून जावा की मी हाय नव निस्तरणारा खंबीर काय काळजी करता आपल्या पायाच्या बोटाकडे नजर लावून रावणांना जीवावर आल्याकत बोलले दादा एक नळ होती रुपये एक दोनशे मिळतील दादा हसले आणि ढेलजेवर खेळणाऱ्या आपल्या थोरल्या पोराला त्याने हाक मारली भीमा ए भीमा इकडे जरा भीमा येऊन जवळ उभा राहिला त्याला जवळ घेऊन दादाने रावणारांच्याकडे बोट करून विचारलं हे कोण र तुझं आज जा आहेत ना मग तुझ्या हातातलं सोन्याचं कड दे बघू ते काढून त्याने भीमानं आपल्या हातातल्या कड्याला हात घातला डोळ्यात पाणी आलेले रावणानं आपल्या दोन्ही हातांचे पंजे पसरून म्हणाले नगो नगो र लेकरा मी तुला द्याचं का तू मला देतोस र आणि दादांच्याकडे तोंड करून ते म्हणाले दादा का अशी आबरू घेता माझी मी भागवीन माझी नड पुन्हा असा दारात याचा नाही एवढं बोलून त्यांचा गळा दाटून आला तोंडातनं शब्द फुटेना झाला आणि पुन्हा मान खाली घालून ते गप्प बसून राहिले दादाही न बोलता उठले जिना सोडून वर गेले एक थैली घेऊन लगेच खाली आले ती न सोडता तशीच रावणांच्या हवाली करून म्हणाले आधी तुमची नड भागवा आणि कवा जमल तवा पैसे परत करा त्या पायी जीवाला काय लावून घेऊ नका मग झालं रावणाने ती थैली हातात घेतली एकदा डोळे वर करून त्याने दादांच्याकडं बघितलं आणि आपोआप वाचा फुटल्यागत ते बोलू लागले एक करुणे ती चूक करून बसलोय आज दोन वर्ष झाली व्याज भरायला लागलोय बघा काढलेलं ऋण काय फिटना आणि जीवाला लागलेला घोर काय जाईना व्याजात मुद्दल फिटून गेलं तरी व्याज भरतोयच दादानी कपाळाला आठा लावून विचारलं एवढं व्याजात दळा लावणारा कोण सावकार काय आहे तो खाली बघतच रावणाना बोलले सांगतो ना ती एक चुकत झाली आहे म्हणून अहो पर त्या सावकाराचं नाव जरी सांगा की मला माल हलवून ते म्हणाले गावातलं कोण नव पटाण आहे बाहेरचा दोघ जण भाऊ आहेत बायली जरा वायदा चुकला तर दारात येऊन उभा राहत्यात अब्रूला माणूस भेटतय हो असं म्हणून त्यांनी मान वर करून तोंडाकडे बघितलं आणि आगत म्हटलं काय सांगायचं दादा गुदस्ता असंच व्यास तुंबलं आणि अखेरला बायकोच्या अंगावरला दागिना मोडून आलो दादाने मिशीचं एक टोक उचलून हातात धरलं त्यांच्या कपाळाची शिर फुगून टंब झाली आणि दातोट खात त्याने विचारलं राहू ना एक करता सा काय हे पटान कवा येणार हाईत घरला आजचाच वायदा आहे येथील दुपारी ते आलं म्हणजे जरा निरोप झाडा मला थोडका विचार की करून रावणाना म्हणाले दादा चुकी आपली आणि बोल त्यासनी का त्यांनी पैसे दिल्या तर व्याजासकडे वसूल करणारच ते त्यासनी बोलण्यात काय फायदा मान हलवून आणि डोळे झाकून दादा म्हणाले असू द्या ते आल्यावर जरा कळवा म्हणजे झालं दुपार झाली आणि निरोपाची वाट बघत बसल्या दादांच्या मनात आलं हा म्हातारा काही निरोप धाडायचा नाही गप्प पैसे देऊन परस्परस त्यांना धाडून मोकळा होईल त्यांच्या मनात अशी शंका आली आणि परशुरामाला बोलावून ते म्हणाले जा बाबा जरा हरावणाच्या घराला जा आणि तिथं कोण पठाण आला असलं तर त्यासनी पुढं घालून घेऊन ये जा आणि हे बघ अजून आलं नसलं तर वाट बघत तिथंच राहा येत नाही म्हणालं तर धक्का घालून आणा तालमीतली दोन पोरं घेऊन जा संघ परशुराम गेला आणि दरवाजाकडे डोळे लावून दादा बैठकीच्या खोलीत बसून राहिले थोडा वेळ गेला आणि परशुराम दारातनच आत येताना दिसला पाठोपाठ रावणांचीच पोरंही येताना दिसली आणि त्यांच्या मागोमाग दोन पठाणी आत आले चौकातल्या दगडी फरशीवर काठे आपटत जवळ येऊ लागले तसे बसलेले दादा उठून उभे राहिले आणि हातनच ओरडले रामखोर आवाज मत करो गाजराच्या बुडक्यागत लाल दिसणारे सहा सहा फूट उंचीचे अंगाने चांगले भरलेले ते तगडे जावा आणि तो आवाज ऐकून एकदम दबकले कोण गरजलं हे त्यांना कळलं नाही आणि कावरावरा चेहरा करून ते बघत राहिले पाऊल उचलायचे विसरून ते तिथेच थबकले एक ढेंग टाकून दादा ढिलजेवर आले आणि आपल्या भावाकडे बघून म्हणाले असं बघत का राहिलाय आधी हातातल्या काढू काट्या घ्या काढून त्यांच्या काट्या आपटत आत येत्यात कुणाचा वाडा आहे सांगा की त्यासनी दादांची अशी आज्ञा झाली आणि तालमीच्या त्या पोराने लगोलग गराडा घातला बघता बघता त्यांच्या हातातल्या काठ्या हिसकावून घेतल्या सुंडे मुंडे झालेले पठाण भेदरल्यागत उभे राहिले गरागरा डोळे फिरून बघू लागले तो आईस पैस चौक ती ढेलज दोन पुरुष उंचीचा भोवती भर दिसणारा तो दगडी तट बघून त्यांची छाती हबकली कुठं किल्ल्यात येऊन उभं राहिलो एक असं त्यांना वाटू लागलं एकमेकांच्या तोंडाकडे बघून ते खाली वाकले आणि सलाम करून पुन्हा उभे राहिले आव जरा सामने आव भीत भीत पुठा पठाण पुढे आले पायरीवर येऊन उभे राहिले आणि दादा आले खडे राहू उधर हा ऐसा बताव बताव नाव आपणा त्यातला लगबेगीनं एक जण बोलला जी सरकार मैं सुलेमान हूं आणि दादाने रोखून बघत म्हटलं तू सुलेमान आणि त्यो कोण मुसलमान क्या दुसऱ्यानंही आपलं नाव सांगितलं आणि मोडक्या तोडक्या मुसलमानीत मराठी मिसळून दादा बागवानी भाषेत बोलू लागले साले तुम किधर के रहने वाले रे किधर येते आणंदचा थोरला मुलगा हिंदूराव म्हणाला दादा ही जवळ हिथं तमदगीर याला राहत्यात आसपासची खेळी ह्यांनी बुडवून काढल्यात बघा दादा जोरात विचारू लागले क्यों साले क्या बात करते हिंदूराव तुम लोग तकलीफ देते हैं हम लोगों को पठाण डोळे वटारून मारक्या जनावरागत हिंदुरावाकडे बघत राहिले आणि हिंदुरावाचा धाकटा भाऊ सुभानराव वानरागत ठेसकारून पुढे आला आणि वर्णन करून सांगू लागला दादा गुदस्ता ह्यांनी मांजऱ्यांच्या म्हाताऱ्याला खाली पडुस्तवर मारलं बघा दोन दिवस कैद करून ठेवलं होतं लई खवा हैत मगापासून बोक्यागत टपून बसलेल्या परशुरामाकडे बघून दादा म्हणाल परशुराम अरे क्या देखते लगाव बत्ती हान एक एक कानसुला दोघांच्या मैदानात जोडीच्या गड्यावर चाल करून गेला परशुराम एक ढेंग टाकून पुढे गेला आणि फाड फाड एक एक मुस्काडीत मारून परत येऊन पायरीवर बसला शिकवलेल्या माकडानं तेवढाच खेळ करून दाखवावा तशी परशुरामाने ही कामगिरी केली आणि पठाणांची तोंड पिकल्या टमाटुगात लाले लाल होऊन गेले दादाने विचारलं केव्हा पठाण कशी हाय हालत बोबडी वळलेले पठाण तोंडाकडे बघतच राहिले काय बोलावं आणि काय करावं हे त्यांचं त्यांना कळेना झालं हे कोडच काही त्यांना उकले ना झालं कशाचाच काही बोध होईना झाला आणि तोंड उघडून एकदम एकजण काहीतरी बोलायला गेला आणि दादा त्यांच्या अंगावर ओरडले बक बक बंद करो पाठोपाठ हिंदूरावानं त्याचा मराठीत अनुवाद केला अरे गपरावा दाडवा निखल एवढं झाल्यावर दादानी चौकशीला सुरुवात केली क्यों बे आज तक कितना पैसा कमाया है तुम अशी चौकशीला सुरुवात झाली आणि गावात कुणाकुणाला पैसे दिलेत आजवर व्याज किती खाल्लं मुद्दल किती फिटलं कुणाकुणाला दम दिला कुणाबरोबर मरी तुमरी गेली ह्या सगळ्या गोष्टींची बारीक चौकशी झाल्यावर दादा त्यांना हमद हदम देत म्हणाले ऐसा आहे तो ऐसा करो फिर हमारे गाव में मत आओ नाही तो पाव निकलेगा क्यों हा मामला न करून पठाण तोंडाकडे लागत बघत राहिले आणि हिंदूराव तेच बोलणं पुन्हा मराठीत समजावून सांगू लागले अरे आमच्या गावात याचं नाही पुन्हा नाहीतर पाय निखळून देऊ हिंदूरावांचं बोलणं झाल्यावर त्यांचा धाकटा भाऊ सुभानराव पुन्हा म्हणाला हा पाव निकालेंगा गुडगे मे पठाणांची हबेलंडी उडाली आणि ढेलजेच्या पायरला हात लावून ते दया भाकू लागले दादांना भली भली विशेषण लावून विनवू लागले पठाण असे चापकाच्या वादीगत मऊ झाले आणि दादाने म्हटलं पिराप ऐसा करो जी सगळे ध्यान देऊन ऐकू लागले आणि दादाने सगळा रंगच बदलून टाकला हे काय की नदीनं उलट वळण घ्यावं तशी गत झाली दादा सांगू लागले ऐसा करो हमारे गाव में आओ तुमको हम रहने के वास्ते मकान देंगा रोटी पकाने के लिए बाई मिलेगा हाँ बड़ी ढलगज भाई मिलेगा तुमको लिए तुमको लिए वो रोटी पकेंगी मकान झाड़ेंगे अंगूर घालेंगे तुम्हारे सब काम करेंगे क्यों मंजूर है दादांचं हे बोलणं त्यांना कळेना पोरांनाही चेष्टा वाटून ती हसू लागली तशी त्यांच्यावर ख्यास मारून दादा बोलला मैं सचमुच घेता हूं झूठ नहीं बोलेगा तुमको फुकट घर मिलेंगे भाई मिलेंगे और क्या चाहिए उधर रहना तो इधर रहना ठीक दादांच्या तोंडाकडे बघत पठाण हसू लागले त्यांना त्यांचं बोलणं कळेना झालं आणि तीच गोष्ट दादा पुन्हा पुन्हा सांगू लागले ते म्हणाले देखो हमारे गाव में आओ बड़ी खुशी से रहो आएगा नहीं तो पैका मिलेगा नाही क्या करते बोलो दादा ने असा पेच घातला आणि मग त्यांचं बोलणं खरं वाटून ते पठाणी विचार करीत राहिले आणि दादा सांगू लागले हमारे गांव में एक तानू है तानू लोनारे की उसके घर में रहो वो तानू आपकी सब काम करें का कामें करेंगे और आप हमारा फकस्त एक काम करना हर रोज सुबह को और शाम को इधर वाड़े ऊपर आओ और मुजरा करके जाओ बस सलाम करना और जाना दुसरा कोई काम नाही है हमारी बात मंजूर नहीं तो गाव में आओ मत हम पाव निकलेगा क्या करते बोलो दादाने आपला हेका सोडला नाही आणि होकार देऊन पठाण मुकळे झाले तिकडे तमदल घ्यात राहायचं ते इथं येऊन राहायचं त्यात त्यांचं काही नुकसान नव्हतं होता तो फायदाच घर फुकट कामाला बाई फुकट त्यांच्याही तोंडाला पाणी सुटलं आणि दोन दिवसात यायचं कबूल करून ते निघून गेले आणि बोलल्याप्रमाणे एक दिवस सारा गाशा गुंडाळून घेऊन ते गावात आले दादांच्या सांगण्याप्रमाणे राजरोज तानूच्या घरात घुसले त्या ढालगज बाईलाही काम मिळालं मिश्री लावायलाही फुरसत मिळणार झाली गावातल्या इतर टके मंडळींचा तिच्या घरातला अड्डा मोडला जाणं येणं बंद झालं रोज सकाळ संध्याकाळ पठाण वाड्यावर मुजऱ्याला येऊ लागले आणि उगाच सोटा घेऊन गावातनं हिंडू लागले गावात असा एक नवा धाक निर्माण झाला आणि आधारही वाटला डोंगरातल्या फरारी लोकांची धास्ती नाहीशी झाली बारीक सारीक भांडणतंडे दबले जाऊ लागले पाटलांचे जुने करदे बिनदिक्कत आपापल्या रानात कष्टाला लागले सारं ठीक चाललं बसताना बसल्या का झालं ह्यावर दसरा गेला दिवाळी गेली खरीप पिकांची सुगी आली रब्बीची पिकंही काढणीला आली आणि शिमगा आला दादाने यताळाला बोलावून सांगितलं लेका गावची महार भीक मागून खात्यात त्याच्या परा शिमग्याला तमाशाचा फडका उभा करत नाहीत आमदार शिमग्याला तमाशा उभा करा म्हणाव एक चांगली बाई आहे ना लागल तो पैसा घेऊन जावा